नमस्कार श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा आणि आता वेळ झाली आहे एक मुलाखत या कार्यक्रमाची आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला या कार्यक्रमामध्ये अनेक अशा दिग्गज लोकांशी गप्पा मारायला मिळतात कारण त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात असंच काही मीन्स आपण सगळेच ड्रायव्हिंग करतो आणि त्यातल्या त्यात खास महिला महिला ड्रायव्हिंग काय आहे किंवा महिलांनी कसं ड्रायव्हिंग केलं पाहिजे त्याचं ट्रेनिंग देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अरुणा हुसे, तर आपण त्यांचं या रेडिओ पुणे स्टुडिओमध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करते तर नमस्कार अरुणाजी का तुमचं या शो मध्ये एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करत आहे तर सर्वप्रथम तुमच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल माझं नाव अरुणा मी गेली सहा वर्ष ड्रायव्हिंग करते आणि गेल्या दीड वर्षापासून मी महिलांना ड्रायव्हिंग शिकवते आहे हो. आणि मी याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हटलं तरी चालेल तसं मी महिलांना ट्रेनिंग देते कारण आम्ही आतापर्यंत शास्त्रशुद्ध पद्धत मीन्स खाण्यामध्ये पाहिली किंवा राहण्यामध्ये आरोग्याबद्दल पाहिली पण ड्रायव्हिंग मध्ये फर्स्ट टाइम ऐकतोय याच्यामध्ये शास्त्रशुद्ध म्हणजे असं की प्रत्येक गोष्ट तुम्हाला कुठल्या लिमिटपर्यंत कशा पद्धतीने आपण रॅश ड्रायव्हिंग करणारे पाहिले रस्त्याने हो. पण शास्त्रशुद्ध म्हटल्यानंतर असं की तुम्ही कुठल्या गिअरला कुठल्या स्पीड असायला पाहिजे किंवा गाडी चालवताना कुठल्या लेनला असायला पाहिजे कशा पद्धतीने गाडी चालवायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे म्हणजे ए टू झेड असं म्हणतो आपण त्या पद्धतीने मला शिकवल्या जातो एकंदरीत एकसाथ किती महिलांना तुम्ही ही ट्रेनिंग देता ट्रेनिंग देताना आपण इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये हो. एका वेळेला एका महिलेला शिकवलं जातं ज्यामुळे त्यांच्याकडे पूर्ण वेळ आपण लक्ष देऊ शकतो अच्छा म्हणजे मग जसं म्हणतो की क्लास वगैरे असतात पंधरा वीस जण असतात तसं नाहीये म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली एकाला ट्रेनिंग देता किती दिवसाची किंवा किती महिन्याची ट्रेनिंग असते ट्रेनिंग डिपेंड ऑन असते जर तुमच्याकडे लायसन्स असेल ऑलरेडी परमनंट लायसन्स तुम्ही घेतलेला आहे तुम्ही गाडी कुठेतरी बाहेर क्लास केलेला आहे पण गाडी चालवू नाही शकत आहे की असं की आता आपल्याला गाडी चालवायची आहे अशांसाठी आपण क्लास घेतो दहा दिवसाचा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गाडीवर शिकवलं जातं त्याच्यामध्ये म्हणजे ड्युएल नसतं की जसं आपण तुम्ही बाहेर लोकल ड्रायव्हिंग स्कूलला जेव्हा क्लास करता तिथे ड्युएलचा यूज केलेला असतो म्हणजे एक्स्ट्रा क्लच आणि ब्रेक दिलेला असतो की जो इमर्जन्सीला तुमच्या ट्रेनला ते यूज करत असतो पण याच्यामध्ये हे ट्रेनिंग जे आहे तुमच्या गाडीवर तुम्हाला शिकवलं जातं त्यामुळे तिथे ड्युएलचा इश्यू नसतो आणि त्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट तुमची गाडी चालवू शकता तुमच्या गाडीचा तुम्हाला एक एक्सपिरियन्स मिळत असतो आणि आपल्या गाडीची काळजी सुद्धा असते की हो बरोबर आणि मग तुम्ही फक्त टू व्हीलर त्याच्यासाठी ट्रेनिंग आहे की फक्त फोर व्हीलर सुद्धा मी फक्त फोर व्हीलरच घेते सध्या पूर्वी मी टू व्हीलर पण घ्यायचे पण आता जस्ट माझा फोकस पूर्ण पूर्ण हा फोर वरच आहे अच्छा म्हणजे आजची महिला फोर व्हीलर चालवेल असं कधी तुम्हाला म्हणजे एक एक्सपिरियन्स म्हणलं तरी चालेल की पहिल्यांदा ती गाडी ड्रायव्हिंग करते आणि खूप भीती आहे त्यावेळी तुम्ही त्यांना कसं ट्रेनिंग देता पहिली गोष्ट मी सांगते गाडी चालवणं ही भीतीचं नाहीये ते एन्जॉय करायला पाहिजे खास म्हणजे ड्रायव्हिंग हो. हा एन्जॉयचा भाग आहे तुम्ही ड्रायव्हिंग ज्या वेळेला करता किंवा तुम्हाला एका जे डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवण्याचा तो एक भाग आहे त्यामुळे ते तो जो वे आहे तो तुम्ही अगदी फ्रँकली आणि एन्जॉय करत तो ड्राईव्ह करावा असं मला असं वाटतं त्या पद्धतीने मग मी त्यांना एनकरेज करते आणि मग तसं ते ड्रायव्हिंग आपलं अच्छा म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काउन्सिलिंग पण करावं लागेल त्याच्यानंतर हो. मग अशी महिला साधारणपणे किती दिवसात गाडी शिकते एक पाच दिवस सुरुवातीला ऍडजस्ट व्हायला लागतं तिला म्हणजे तिच्या गाडीसोबत तिला एंट्रेन्स व्हायला थोडंसं रोडचं फिअर जाण्यासाठी आणि आफ्टर फाय डेज कॉन्फिडंटली चालवू शकते एवढं मग तेवढे दहा दिवस तुम्ही नेहमी त्यांच्या सोबत असता हो अगदी पूर्ण वेळ जो वेळ त्यांना दिलेला असतो त्यावेळेत मी त्यांच्यासोबत असतो अच्छा म्हणजे किती वेळेची ही ट्रेनिंग असते दिवसभर तास दोन तास प्रत्येक महिलेला हा तिच्या वेळेनुसार हा वेळ दिलेला असतो त्याच्यामध्ये दुसरी महिला कोणी नसते आणखी कोणी असेल तर त्यांचा त्यांना वेगळा वेळ दिलेला असतो ओके मग एवढ्या सहा वर्ष तुम्ही आज फोर व्हीलरची ट्रेनिंग देता तर या सहा वर्षामध्ये किती महिला तुमच्याकडून ट्रेनिंग घेऊन गेला किंवा किती महिला आज फोर व्हीलर चालत एक अंदाज असं मी काउंट तर नाही केलं आतापर्यंत ऍज अ ट्रेनर म्हणून मी गेली दीड वर्ष काम करते याच्या आधी मी चालवायचे सांगायचे पण मी असं काउंट नाही कधी केलं अच्छा मग या मध्ये तुम्ही सगळे रूल्स वगैरे ट्रॅफिक रुल्स या सगळ्या गोष्टी शिकवता हो हो अगदी अगदी कारण त्याच्याशिवाय नाहीच आहे जेव्हा जेव्हा ड्रायव्हिंग चालू करते शिकवायला त्यावेळेला मी पहिले त्यांच्या गाडीची संपूर्ण त्यांना माहिती देते की तुम्ही बाहेर जाताना गाडीमध्ये काय काय चेक करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या गाडीची तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे ऑइल असेल नंतर इंजिन ऑइल असेल ब्रेक ऑइल असेल गाडीचं तुमच्या फ्यूल असेल हो. तुमच्या मधली एअर असेल किंवा तुम्ही वायपरसाठी युज करणारं वॉटर असेल त्याच्यानंतर तुमच्या बॅटरीचं चार्जिंग डिस्चार्जिंग असेल ह्या छोट्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या सगळ्यांना माहित असेल पाहिजे तुम्ही पहिलं पूर्ण नॉलेज दे आणि त्याच्यानंतरच मग आम्ही ट्रेनिंग चालू करतो अच्छा म्हणजे पहिलं नॉलेज दिलं जात आणि मग हो. म्हणजे थेरॉटिकल देन प्रॅक्टिकल अशा प्रकारे तुमची ही ट्रेनिंग आहे हो. आणि जसं मी म्हणलं ट्रेनिंगचे रूल तर एकंदरीत साधारणपणे म्हणजे सिंपल एखादा प्रत्येक व्यक्ती आज जर ड्रायव्हिंग करतो आहे आणि आज आपण पाहतो की ड्रायव्हिंग रुल्स फॉलो न केल्यामुळे ऍक्सिडेंट्स खूप हो, हो. होतात आपल्याला श्रोता ऐकतात आहेत मग त्यांना जाता जाता तुम्ही असे थोडेसे ट्रॅफिक रुल्स म्हणजे तसं पाहायला गेलं तर सगळ्यांना माहिती आहे ट्रॅफिक रुल्स काय आहेत पण तरी सुद्धा नाही ट्रॅफिक रुल्स काय आहेत हे माहीत आहे पण ते फॉलो कसे करायला पाहिजे किंवा लाईन ज्या असतात रोडवरच्या त्याचे मिनिंग्स काय हे बरेच जणांना माहित नाही व साईन दिसतो आणि तो साईन लावला आहे पण तो कशासाठी लावला आहे ह्याचा कोणी विचार करत नाही तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही बाहेर निघताय किंवा कुठे जाताय तर त्यावेळेला सुरुवातीला तुम्ही त्या वेची माहिती घ्या तिथले असलेले म्हणजे टर्न्स असतील किंवा काय त्याची माहिती घ्या तिथल्या साईन सिम्बॉल तुम्ही समजून घ्या and then you can try write आणि जर आपण आपण खरंच या सगळ्या गोष्टींचा थोडासा आढावा घेतला हो. आणि आपण त्याप्रमाणे जर आपण आपली गाडी चालवली तर नक्कीच जे भविष्यात होणारे अॅक्सिडेंट आहे ते नक्कीच वाचतील कारण असं नाहीये की आधुनिकतेमुळे आज गाडी चालवणं हे काळाची गरज म्हणलं तरी चालेल हो. खूप कमी अशी लोक असतात की ते शॉकने गाडी चालवतात जसं तुम्ही म्हणले की एन्जॉय केला पाहिजे पण आजकाल एक जरूरत आहे आणि एक मे बी प्रत्येकाचा आपापला पार्ट आहे आणि त्या प्रकारे लोक गाडी चालवतात पण तुम्ही जे ट्रेनिंग देता लोकांना पहिलं त्यांची काउन्सिलिंग करून किंवा त्यांना या सगळ्या गोष्टींचा नॉलेज देऊन मग तुम्ही हो. त्यांना ट्रेनिंग देता त्यामुळे नक्कीच त्यांच्यातला कॉन्फिडन्स हा वाढतच असेल अगदी अगदी <laughs> खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना आपण ब्रेक नंतर आणखीन गप्पा मारणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तर श्रोते हो, तुम्ही कुठे जाऊ नका आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ आनंदी राहा आनंद लुटा सरदार अमाला काय भीती देवदेशन धर्मपायी हाती पूर भी सरदार अमाला काय कुनाची भीती उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगिन लागल जडली येडी प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देवदेतन धर्मपायी प्राणघेतन हाथि सुर अरदार अमाला काय कुनाची भीती कटून मराव हेच आम्हाला ठाव वा कटून मराव हेच अमाना ठाव लढून मराव मरून जगाव हेच अमाना ठाव पाई सारी इतरू माया ममता नाती देवदेशन धर्मपाये प्राणभीतलहासिरदार अमाला काय कुनाचि एका छोट्याशा विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा स्वागत करते सर्व श्रोतांचं आपल्या या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एक मुलाखत आणि आपण बोलत आहोत अरुणाता यांच्याशी ज्यांच्याकडून आपल्याला खूप सारी माहिती मिळत आहे म्हणजे मोटर ड्रायव्हिंगसाठी की कशा प्रकारे गाडी चालवली पाहिजे आणि ज्याच्यामध्ये खरंच खूप भीती आहे एकंदरीत तुम्हाला सांगू अरुणाताई मलाही पहिलं खूप भीती वाटायची की पण आतमध्ये एक उत्सुकताही होती की आपण खरंच एकदा तरी गाडी चालवून पहावी म्हणजे एकदा तरी ड्रायव्हिंग सीटवर बसावं ते एकदाच इच्छा पूर्णही केली एकदाच ड्रायव्हिंग सीटवर बसले त्याच्यानंतर पुन्हा कधी बसले नाही तर नक्कीच तुमच्या या सगळ्या गोष्टीमुळे कदाचित मी ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करून कार चालवणं शिकून जाईल आणि जसं तुम्ही म्हटले की जितकं तुम्ही एन्जॉय करणार गाडी चालवताना तितकंच खूप चांगल्या प्रकारे आपण गाडी चालवू शकतो आणि रुल्स फॉलो होतील तर नक्कीच जसा हा प्रयत्न मी करणार आहे तर आपले जे ऐकणारे श्रोता आहेत ते सुद्धा हा प्रयत्न नक्कीच करतील प्रश्न आहे की रुल्स मीन्स um, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हिंदी में म्हणलं जातं की कायदे में फायदा आहे जितके आपण रुल्स फॉलो करतो त्याच्यामध्ये फायदा नक्कीच असतो तर इव्हन छोटे मोठे रुल्स आहेतच ड्रायव्हिंगसाठी तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकता म्हणजे ते तुम्ही आम्हाला सांगा की काय आहे ड्रायव्हिंग स्कूलचे रूल्स ड्रायव्हिंग स्कूलचे रूल नसतात हे प्रत्येकाने गाडी चालवताना पाळण्याचे रूल असतात जे आपल्या सेफ्टीसाठी आवश्यक असतात ओके त्याच्यामध्ये आहे की जर तुम्ही ज्यावेळेला तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसा त्यावेळेला प्रॉपर सीट ऍडजस्ट करणं सीट बेल्ट लावणं हँडब्रेक बघणं बघणं फूड ब्रेक बघणं व्यवस्थित प्रॉपर आहे की नाही आहे त्याच्यानंतर तुमचे मिरर ऍडजस्ट करणं रिअर मिरर ऍडजस्ट करणं ह्या गोष्टी प्रॉपर झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही ड्रायव्हिंग स्टार्ट करता तेव्हा नेहमी गाडी ही तुम्ही लेफ्ट साईडला चालवायला पाहिजे हो लेफ्ट साईडला राईट ज्यावेळेला जिथे तुम्हाला समोर स्कूल असेल किंवा एखादं झेब्रा क्रॉसिंग असेल किंवा रहिवाशी एरिया असेल अशा ठिकाणी तुम्ही स्पीड कमी करायला पाहिजे तिथे हो, आणि सिम्बॉलही लावलेलं हा ते पण तुम्ही फॉलो करायला पाहिजे फ्यूल वाचवण्यासाठी पण तुम्ही एका सफिशियंट गिअरला एक सफिशियंट स्पीडनी तुम्ही गाडी चालवायला पाहिजे मी पाहिलंय की जसं ग्रीन असतं तेवढा एक हो. मध्ये ग्रीन असतं मीन्स त्यावेळी तेवढ्या ह्याच्यामध्ये जर आपली गाडी असेल तर मीन्स फ्यूल आपलं वाचू शकतं इकॉनॉमिक नाही तसं नसतं ते त्याच्यामध्ये तुम्हाला गिअर वाईज एक स्पीड लिमिट दिलेलं असतं की पहिल्या गिअरला किती तुमचा स्पीड असायला पाहिजे दुसऱ्या गिअरला किती स्पीड असायला पाहिजे हो. तर तुम्ही त्या एका गिअरला जर तुमची गाडी स्टेबल तुम्ही चालवला स्पीड अगदी हे असाल तर तुम्हाला फ्यूल वाचवण्यासाठी पण त्याचा मदत होतं त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही सिग्नलवर थांबता त्यावेळेला जर तुमच्याकडे वेळ असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही म्हणजे इंधन वाचवण्यासाठी तुम्ही सतत इंजिन इंजिन चालू न ठेवता तुम्ही गाडी बंद करून नंतर सिग्नल चालू झाल्यानंतर जर तुम्ही गाडी चालू केली तर तिथे पण तुमचा फ्यूल वाचू शकतो हो. नेहमी गाडी चालवताना हे शक्यतो आपल्या लेनमध्ये चालवायला पाहिजे ज्यावेळेला समोर तुम्हाला ओव्हरटेक करायचं असेल तर समोरच्या येणारी व्यक्ती जे आहे म्हणजे समोरची जी गाडी आहे त्याच्या नेहमी करता तुम्ही उजव्या साईडनीच ओव्हरटेक करायला पाहिजे ओके म्हणजे ओव्हरटेक नेहमी उजव्या साईडनीच उजव्या साईडनेच करायला पाहिजे आणि दोन वाहनांमध्ये हे डिस्टन्स नेहमी करता दोन सेकंड अशा ह्या नियमानुसार ठेवलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही समोरच्या वाहनाने जर ब्रेक केला तर तुमची गाडी त्याला डॅश क्रॅश होणार नाही आणि तुम्हालाही तेवढा अवधी मिळेल की जेणेकरून तुम्ही तो डिस्टन्स मेंटेन करून तुमची गाडी थांबवू शकाल त्यानंतर आहे आपल्या जे वाहत म्हणजे गाडीचे जे विंडशील्ड आहेत फ्रंट विंडशील्ड असेल बॅक विंडशील्ड असेल हे नेहमी स्वच्छ असल्या पाहिजे जेणेकरून येणारं जाणारं वाहन असेल समोरचं जे जे आपल्याला दृश्य जे असेल ते क्लिअर दिसायला पाहिजे जेणेकरून अपघात तुम्हाला तिथे पण टाळता येईल अच्छा म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा अपघात टाळला जातो तसंच ड्रायव्हिंग करताना एक आणखी काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ड्रायव्हिंग करत आजारी असाल एखादं मेडिसिन घेतलेलं असेल तर त्यावेळेला तुम्ही शक्यतो ड्रायव्हिंग करणं टाळा खूपच अर्जंट असेल तरच अगदी पण शक्यतो कारण की मेडिसिन हे अल्कोहोलिक असतात जे तुमच्या बॉडीवर रिॲक्ट करत असतात त्यामुळे तुम्हाला झोप येण्याची भीती असते किंवा गुंगी येण्याची थोडीशी शक्यता असते त्यावेळेला त्यामुळे ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतात तर त्यावेळेला तुम्ही शक्यतो आजारी असाल मेडिसिन अवॉइड करायचं तुम्ही अवॉइड करायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही गाडी चालवता त्यावेळेला गाडीमध्ये मोस्टली हेडफोन्स वापरू नका कारण की काय होतं हेडफोन वापरल्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या जे वाहनं जात आहेत त्याचा आवाज तुम्हाला क्लिअर येत नाही आणि ह्यामुळे पण ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते शिवाय मोबाईल सुद्धा अवॉइड करायचा की जेणेकरून तुम्ही सेफ ड्राईव्ह करू शकता वाहनामध्ये तुम्हाला शक्यतो जरुरीपेक्षा जास्त सामान ठेवू नका कारण की वाहनाची गती असते आणि हवेचा एक फोर्स असतो की जो तुमच्या वाहनाला म्हणजे प्रेशराईज करत असतो ज्यावेळेला तुम्ही बाहेर जाता त्यावेळेला आवश्यक तेवढं सामान घ्या अति सामान सुद्धा कॅरियरवर लादायचं नसतं सडक जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करत असता तेव्हा एखाद्या बाजूचा जर कोणी तुमच्या म्हणजे तुमच्या कारला ओव्हरटेक करत असेल किंवा तुमच्याकडे तो रागाणी बघत असेल किंवा तुमच्या म्हणजे तुम्हाला काहीतरी टीज करत असेल तर अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा ड्रायव्हिंग करताना तुम्ही तुमच्या रोडकडे लक्ष द्या अशा लोकांशी आर्ग्यू करून किंवा त्यांच्यापेक्षा मी जास्त व्यवस्थित ड्रायव्हिंग करते किंवा मग मला पुढे जायचा अशा उद्देश न ठेवता तुम्ही त्यांना पहिला जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सावकाश निघा अशा लोकांकडे लक्ष देऊ नका बरं बरोबर वाहन चालवताना फोनवर शक्यतो बोलू नका त्यानंतर मिरर जेव्हा गाडीचे मिरर तुम्ही ऍडजस्ट करता त्याच्यामध्ये पण काही ब्लाइंड स्पॉट असतात की जे ब्लाइंड स्पॉट तुम्हाला म्हणजे जिथे तुम्हाला एखादं वाहन जवळ आलं किंवा काही दिसत नाही तर अशा वेळेला थोडंसं प्रिकॉशन टर्न करताना तुम्ही डाव्या साईडला एखादी टू व्हीलर तर तुम्ही मध्ये वगैरे येत नाही ना तिला बघा राईट साईडला जर तुम्ही ज्यावेळेला ओव्हरटेक करत असाल त्यावेळेला मागच्या वाहनाचा अंदाज घ्या आणि नंतरच ओव्हरटेक वगैरे करा अच्छा इतके छान प्रकारे प्रिकॉशन्सही सांगितले कारण गरज आहे ऍक्च्युली आहे की बरेच लोक असतात की खूप सारे गोळ्या औषधं खाऊन म्हणजे आजारी येत तरी गाडी चालवतात हो. किंवा म्हणजे मे बी हेही पाहिले की खूप मोठ्याने गाणे लावतात गाडीमध्ये आणि मग आजूबाजूला येणारे ऍक्सिडेंट हो. होणे हो. शक्य आहे आणि श्रोतो हो, आपण जेव्हा जितके रुल्स फॉलो करतो या सगळ्या गोष्टी आपल्याला जसं डॉक्टर प्रिकॉशन्स लिहून देतात आजारी पडायच्या आधी तसंच मे बी हे लोक सुद्धा डॉक्टरच आहेत आपल्या सगळ्यांचे कारण जितकं आपण प्रिकॉशन्स घेतो ड्रायव्हिंग करताना तितकेच भविष्यातले होणारे आजार भविष्यात होणारे अॅक्सिडेंट हे वाचू शकतील हे नेहमी नेहमी सांगितलं जातं जसं अरुणाजी ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच मीन्स या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो करतो पण हा विषय सोडून संगीतामध्ये तुम्हाला किती इंटरेस्ट आहे म्हणजे गाणे वगैरे काय वाटतं तुम्हाला मी सांगितलंय आता की तुम्ही जोरात गाणे लावू नका गाडीमध्ये किंवा काय पण खरं सांगते मला गाणे खूप आवडतात आणि मला स्वतःलाही लाऊड म्युझिक फार आवडतं पण एक सजग नागरिक म्हणून मी गाडी चालवताना खरं फार हळू गाणे लावते एन्जॉय अच्छा मग तुम्हाला कोणतं गाणं आवडतं मला तसे बरेच गाणे आवडतात म्हणजे असं नाही मला सांगता येणार पण तरीही मी सांगेल असा बेभान हा वारा हे गाणं मला फार आवडतं असा बेभान हा वारा नक्कीच या विश्रांतीमध्ये तुमच्या आवडीचं हे गाणं आपण तुम्हालाही ऐकू आणि आपल्या सर्व श्रोत्यांनाही ऐकू तर श्रोते हो, ब्रेकमध्ये हे गाणं तुम्ही एन्जॉय करा आणि कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पूर्णांक आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा बिभन् हवारा अस् बिभान हवारा छोट्याशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा जोडले गेलेलो आहोत आपल्या या कार्यक्रमात एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आणि तुम्ही सर्वांनी हे गाणं खूप एन्जॉय केलं असेल जसं हा बेभान वारा जसा वारा बेभान आहे याचा अर्थ आपण गाडी बेभान नाही चालवली पाहिजे गाडी आपण आपल्या स्पीडमध्ये चालवली पाहिजे श्रोते आणि आपल्याला इतकी चांगली माहिती मिळाली आणि खास महिलांसाठी ड्रायव्हिंग मीन्स महिलांनी कशी ड्रायव्हिंग केली पाहिजे त्याबद्दल त्यांनी आपल्याला खूप काही गोष्टी सांगितल्या अरुणाताई तुमचं या स्टुडिओमध्ये मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते की तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला एवढी चांगली माहिती सांगितली माझ्यासोबत सर्व श्रोत्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद परंतु जाता जाता जे श्रोता तुम्हाला त्यांचे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी असं सांगू इच्छिते जेव्हा महिला ड्रायव्हिंग करतात आणि बाहेर जातात त्यावेळेला मुलं वगैरे सोबत असतात तर मला असं वाटतं की त्यांनी जे रस्त्याचे नियम आहेत ते पूर्ण पाळले पाहिजेत शिवाय लांबचा प्रवास तुम्ही जात असाल त्यावेळेला गुगल सर्च करून मॅपवरनं पहिले संपूर्ण माहिती काढा माहिती काढल्यानंतर तुम्हाला रस्त्यामध्ये कुठे पेट्रोल पंप आहे कुठे तुम्ही स्टे करू शकता कुठे हॉस्पिटल्स आहेत किंवा कुठे तुम्हाला राहण्याची सोय होईल मुलांसाठी तुम्हाला कुठे स्टे करता येईल अशा सेफ जागा शोधा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही घरातनं निघाल त्यावेळेला मुबलक पाणी सोबत ठेवा टॉर्च सोबत ठेवा मुलांना लागणाऱ्या आवश्यक गोष्टी खाद्य मोस्टली सोबत जास्त बऱ्यापैकी ठेवा आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की तुम्ही पेट्रोल वगैरे जे काय फ्यूल असेल ते फ्यूल फुल असावं असं मला वाटतं कारण की ऑन द वे तुम्ही सिंगल मदर जेव्हा ड्राईव्ह करत असतात त्यामुळे बऱ्याच अडचणी येऊ शकतात तर त्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे माहिती असलेली बरी किंवा आपल्याजवळ असेल आणि जेव्हा तुम्ही असं लॉंग ड्राईव्हला जाता किंवा ज्यावेळेस मुलांना घेऊन तुम्ही असं ड्राईव्हला कुठे त्यावेळेला तुम्ही घरून जाताना घरच्यांकडे तुमचा नंबर असू द्या ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तिथे तुमचा नंबर असू द्या तुमच्या फॅमिली मित्रमंडळांमध्ये तुम्ही सांगून ठेवा की तुम्ही अशा अशा बाहेर जाता आहात ह्या ह्या ठिकाणी जातात तर कुठल्या किती वेळापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात किंवा किती वेळ तुम्हाला लागू शकतो तर जेणेकरून ते पण तुमच्या त्या वेळेपर्यंत वाढ बघतील किंवा तुम्हाला जर आणखी वेळ लागला तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील किंवा तुम्ही तासा तासाने पण त्यांना तुम्ही तुमचा रिव्ह्यू देऊ शकता की मी इथपर्यंत पोहोचले किंवा असं आहे तर जेव्हा तुमचा कुठे फोन लागला नाही तर ते सुद्धा तुम्हाला मदत करायला त्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेर कुठे जाता त्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टींचे लक्ष तसंच तुम्ही गाडीची पण पूर्ण बऱ्यापैकी तपासणी करून घ्यायला पाहिजे गाडीचा म्हणजे एसी वगैरे व्यवस्थित आहे ना गाडीच्या टायरमध्ये व्यवस्थित पूर्ण हवा आहे स्टेपनी तुमची नीट आहे ना तर आणि शिवाय ज्यावेळेला तुम्ही रोडने ड्राईव्ह करत असतात तर बाजूचे म्हणजे ड्रायव्हर्स ज्या कार ड्राईव्ह असतात जे ज्यांचा तुम्हाला कुठे त्रास होतो अशा लोकांकडे लक्ष किंवा अननोन पर्सननी जर तुम्हाला काही खायला मुलांना काही केलं तर शक्यतो टाळा एकतर त्यांनी पहिले खाल्ले की नाही ते बघा त्याच्यानंतर तुम्ही हे करा एक फॅमिली बॉन्डिंग लगेच तयार करायला जाऊ नका थोडंसं अंतर ठेवून एक माहिती जेव्हा तुम्ही कुठे एखाद्या अननोन ठिकाणी विचारत असाल त्या ठिकाणी पहिले तो परिसर बघा थांबताना कुठे एखादं गाव साईड असेल तर तुम्ही थांबा मधल्या कुठल्या वेळेत म्हणजे किंवा सुनसान रोडवर वगैरे थांबवू नका मुलांची काळजी घ्या आणि तुमचा प्रवास वा नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला जितके आज महिला खास महिला श्रोत्या ज्या आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही इतके छान असे रोल सांगितले प्रिकॉशन्स सांगितले आणि नक्कीच त्यांच्यामधला कॉन्फिडन्स जागला असेल आणि नक्कीच एन्जॉय करतील स्पेशली मी सुद्धा या गोष्टी नक्कीच फॉलो करेल आणि खूप खूप छान वाटलं कारण जर आपण ड्रायव्हिंग एक लिमिटमध्ये किंवा म्हणलं गेलं की आपण सगळ्या रूल्स प्रमाणे करतो तर खरंच हे जीवन खूप सुंदर आहे तर आपण जाता जाता सर्व श्रोत्यांना चौकट राजा या चित्रपटातलं हे जीवन सुंदर आहे हे गाणं नक्कीच एन्जॉय करायला मिळेल आणि तुम्ही या ठिकाणी आले त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर श्रोते हो, आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत जी माहिती आपण ऐकली ती आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये फॉलो करूया आणि आपलं जीवन सुंदर बनवूया आता हा कार्यक्रम इथं संपला पण पुन्हा आपण उद्या परत भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये पुढच्या कोणाच्या मुलाखतीसोबत तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा असा विसरा हे सगळं इथं इमारतींच्या जंगलातला वनवास त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास कोठेही जा अवती भवती एक एकच आहे जीवन सुंदर आहे जीवन सुंदर आहे गाण लोकलच पाणी तुंबलेल्या नळात आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याच तिथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे हे जीवन आहे जीवन सत्यानाश अणसर्दि निमन्त्रण जग प्रेम जनू हे धुंद बरसते आहे प्रेम जीवन सुंदर आहे हे जीवन अच्छारी